บุ๊กทูห้า पाच पाच ประเทศและภาษา देश आणि भाषा देश आणि भाषा จอห์นมาจากลอนดอน जॉन लंडनहून आला आहे जॉन लंडनहून आला आहे ลอนดอนอยู่ในประเทศอังกฤษ लंडन ग्रेट ब्रिटनमध्ये आहे लंडन ग्रेट ब्रिटनमध्ये आहे เขาพูดภาษาอังกฤษ तो इंग्रजी बोलतो तो इंग्रजी बोलतो มาเรียมาจากแมดริด मारिया माद्रिदहून आली आहे मारिया मद्रिदहून आली आहे แมดริดอยู่ในประเทศสเปน माद्रिद स्पेनमध्ये आहे मद्रिद स्पेनमध्ये आहे เธอพูดภาษาสเปน ती स्पॅनिश बोलते ती स्पॅनिश बोलते ปีเตอร์และมาธามาจากเบอร์ลิน पीटर आणि मार्था बर्लिनहून आले आहेत पीटर आणि मार्था बर्लिनहून आले आहेत เบอร์ลินอยู่ในประเทศเยอรมัน बर्लिन जर्मनीमध्ये आहे बर्लिन जर्मनीमध्ये आहे คุณทั้งสองพูดภาษาเยอรมันใช่ไหม तुम्ही दोघेही जर्मन बोलता का तुम्ही दोघेही जर्मन बोलता का ลอนดอนเป็นเมืองหลวง लंडन राजधानीचे शहर आहे लंडन राजधानीचे शहर आहे แมดริดและเบอร์ลินก็เป็นเมืองหลวง माद्रिद आणि बर्लिन सुद्धा राजधानीची शहरे आहेत मद्रिद आणि बर्लिन सुद्धा राजधानीची शहरे आहेत เมืองหลวงใหญ่และเสียงดัง राजधानीची शहरे मोठी आणि गोंगाटाची असतात